भागवताच्या पहिल्या स्कंधाच्या नवव्या अध्यायानंतर कुठला विषय उद्या घ्यावा असा मी विचार करत त्या दृष्टीने बघत होतो माझी नजर विदुरांनी धृतराष्ट्राला केलेल्या उपदेशावर गेली त्यातल्या एका श्लोकाच्या एका वाक्याकडे गेली आणि मला तो विषय लगेच प्रवचनाद्वारे प्रसृत करावा असं वाटलं मला आवरलं नाही म्हणून लगेच दुसरं प्रवचन देत आहे विदुर धृतराष्ट्राला म्हणतात पराभव झाल्यानंतर कौरवांचा पराभव झाल्यानंतर धृतराष्ट्र आणि गांधारी पांडवांच्याकडे राहत होते युधिष्ठिर त्यांची भरपूर सेवा करत होता आदरानं वागवत होता अशा वेळेला विदूर धृतराष्ट्रांना जे म्हणतो त्यातलं आधी मी एक वाक्य सांगतो आपण सर्वजण ज्येष्ठ नागरिक आहोत जे कोणी तरुण हे ऐकत असतील ते आज ना उद्या ज्येष्ठ नागरिक होणार आहेत मी जे वाक्य वाचतो तेच वाक्य दासबोधात पण आहे आणि मला जरा ते फार भावलं हृदयाशी भिडलं म्हणून सांगतो वाचून दाखवतो विदुर म्हणतात जो आपल्या सगळे स्वर्यांना न कळत शरीराचा त्याग करतो तोच खरा धीर पुरुष म्हटला पाहिजे सगळे सोयऱ्यांच्या न कळत अरे आत्ता होते काल मी बोललो परवा बोललो हे विधी लिखित आहे हे माझ्या हातात नाही परंतु माझ्या वृद्धत्वाचा गाजावाजा न करणं हे तरी माझ्या हातात आहे आणि किती किती रडायचं माझा मुलगा माझ ऐकत नाही माझे गुडघे दुखतात मला माझ्या पगारात भागत नाही किती अडचणी सांगायच्या आणि त्या अडचणींवर स्वत इलाज न शोधता पत्रव्यवहार करून कार्ड करून आता मी चाललो येऊन भेटा कधीतरी सवडीने सध्या माझी प्रकृती बरी नसते अशा गवगवा करणं आणि या विरुद्ध विदूर म्हणतात जो आपल्या सगळे सोयऱ्यांना सुद्धा न कळत शरीराचा त्याग करतो तोच खरा धीर पुरुष होय कशी काय हो तुमची तब्येत उत्तम आहे छान आहे वृद्धापकाळाला साजेल अशी आहे कुणाची तब्येत चांगली असते वृद्धापकाळात सगळ्यांची रडगाणी असतात पण ती रडगाणी न सांगता होय आहे हो शुगर पण काय आहे हा माझ्या उरलेल्या जीवनाचा मित्र आहे असं समजून मी त्याला वागवतो आनंद घेतो असं उत्तर दिलेलं मलाही उत्साह येतो ऐकणाऱ्यालाही बरं वाटतं अशा पद्धतीनं जर मी माझं वृद्धत्व व्यतीत केलं तर ते मलाही सुखावह होईल आणि दुसऱ्यालाही सुखावह होईल आता विदुराने काय उपदेश केला तो तुम्ही वाचा परंतु तुमच्यासाठी मी वाचतो ते श्लोक त्याचा अर्थ वाचतो श्लोक काय वाचत नाही परंतु असे विषय शांतपणे मी चिंतनाला घेतले पाहिजेत विदुर म्हणतात काळाची गती जाणून विदुर धृतराष्ट्राला म्हणतात अठरावा श्लोक आहे प्रथम स्कंध तेरावा अध्याय अठरावा श्लोक तुम्ही पुढे पॉज करून तुमच्या पुढे पुस्तक घेऊन बसा पॉज काढा तुम्हाला श्लोक सापडल्यानंतर आणि माझ्या बरोबर नजर फिरवा काळाची गती जाणून विदूर धृतराष्ट्राला म्हणाला महाराज आता काळ तर मोठा कठीण आला आहे तेव्हा झटपट येथून म्हणजे युधिष्ठिराच्या घरातून निघून जावे हे राजा जे विदूर धृतराष्ट्राला सांगतात सर्व समर्थ असा काळ आता आपल्या सर्वांच्या डोक्यावर घिरट्या घालू लागला आहे ज्याला टाळण्याचा कोठेही कोणताही कोणासाठीही उपाय नाही काळाच्या अधीन होऊन जीवाला अत्यंत प्रिय असलेला प्राण बोलता बोलता निघून जातो मला सगळ्यात सगळ्यात आवडतं काय जर असेल तर प्राण तुम्हाला गोष्ट माहिती आहे पाण्यामध्ये माकड आणि त्याच्या डोक्यावरती माकडाचं पिल्लू पण नाकापाशी पर्यंत पाणी आल्यानंतर डोक्यावरचं पिल्लू पायाखाली घेऊन माकड वाचण्यासाठी स्वतःचा जीव उंची वाढवतो अशी एक कथानक आहे सारांश प्राण हा प्रत्येकाला सर्वात प्रिय आहे असा प्राण सुद्धा अत्यंत प्रिय असलेला प्राणही बोलता बोलता निघून जातो तर मग धन इत्यादी दुसऱ्या वस्तूंची काय व्यथा काय करणार आहे तुम्ही अंतिम क्षणी तुमच्या बँकेतल्या फिक्स डिपॉझिटचं रिकरिंग अकाउंटचं तुमच्या पेन्शनचं काय करणार आहे कशाला काळजी आणि तुम्ही काळजी लाख केली काय उपयोग आहे आपले चिरते बंधू नातेवाईक पुत्र सर्व मारले गेले आपले वय ही झाले शरीर वृद्धत्वाची शिकार झाले आहे आणि आपण दुसऱ्याच्या आश्रयाला येऊन राहिलात पहा ना या प्राण्याची जिवंत राहण्याची इच्छा किती प्रबळ असते ती अकरावा स्कंध काढा आणि त्या राजा पुरुरव्याची गोष्ट मुद्दाम वाचा किती किती भोग घेण्याची आतुरता माणसाला आहे वृद्धत्व झालं तरी स्त्रीकडे वाईट नजरेनं बघण्याची सवय जात नाही काय हे का हे वृद्धत्व येऊन मरण आलं डोळ्यापुढं तरी सुद्धा ही वृत्ती या प्राण्याची जिवंत राहण्याची इच्छा किती प्रबळ असते ती म्हणूनच आपण भीमाने दिलेले अन्न खाऊन कुत्र्यासारखे जीवन जगत आहात ज्यांना आपण अग्नीत जाळून मारण्याचा प्रयत्न केलात विषय प्रयोग विषप्रयोग करून मारण्याची इच्छा केली भर सभेत ज्यांच्या विवाहित पत्नीला अपमानित केले ज्यांची भूमी आणि धन हिसकावून घेतले त्यांच्याच अन्नावर प्राणांचे पोषण करण्यात काय अर्थ आहे अजूनही तुम्ही ही जिवंत राहू इच्छिता ही तुमच्या मूर्खपणाची हद्दच म्हणायची वृद्धापकाळाने गलितगात्र झालेले हे शरीर जुन्या वस्त्राप्रमाणे तुमची इच्छा नसली तरी क्षीण होतच आहे शरीराने आता तुमचा कोणताही स्वार्थ साधणार नाही यात गुंतू नका ममतेचे बंधन तोडून विरक्त व्हा जो आपल्या सगळे सोयऱ्यांना न कळत शरीराचा त्याग करतो तोच खरा धीर पुरुष म्हटला जातो स्वतःच्या समजाने किंवा दुसऱ्याने समजाविल्याने जो या संसाराला दुःखरूप समजून त्यापासून विरक्त होतो आणि आपले अंतःकरण वश करून घेऊन हृदयात भगवंताला धारण करून संन्यास घेण्यासाठी घराबाहेर पडतो तोच उत्तम पुरुष होय संन्यास घेऊन घराबाहेर पडण्याची जरुरी नाही पहिल्या भागवताच्या महात्म्यामध्ये तो गायीपासून झालेला पुत्र काय त्याचं नाव विसरलो तो आपले वडील आत्मदेव त्यांना सांगतो आता वृद्धत्वात माझा मुलगा असा निघाला माझा मुलगा कसा निघाला असे न म्हणता संन्यास घ्या वनात जा आणि सतत दशमस्कंधाचा पाठ वाचन करा मी सुद्धा वनात जाण्याची संसार सोडून घर सोडून जाण्याची जरुरी नाही परंतु सतत सतत एका पाठोपाठ एक शांतपणानं लक्ष देऊन त्यामध्ये गुंतून मन दृष्टी वाढीनी पूर्णपणे लक्ष वृत्ती केंद्रित करून दशमस्कंद अध्याय वाचू शकत नाही अर्थ भगवान म्हणतात मी तुझे दुःख दूर करतो त्यांचे दुःख करण्याचे मार्ग वेगळे आहेत पण ते दुःख दूर करतात माझं दुःख पैशानच दूर होतं हा माझा समज भगवंतांचा समज नव्हे भगवंतांना दुःख दूर करायचे पैसेच द्यायला पाहिजेत असा अर्थ नव्हे त्यामुळं <clears throat> मी सतत दशमस्कंधाचं पठण करावं प्रत्येक वेळेला नवनवीन अर्थ समजतो नवनवीन श्लोक आणि त्याचे अर्थ डोळ्यासमोर येतात आनंद मिळतो तर ह्या वृद्धापकाळी सर्व सोडून सतत दशमस्कंधाचं वाचन करावं असं गोकर्ण आपले वडील आत्मदेवांना सांगतात मला त्याप्रमाणे अनुकरण करता येणार नाही का